आभीरकङ्का यवनाकसादयः येऽन्ये च पापा यदुपाश्रयाश्रयाः शुद्ध्यन्ति तस्मै प्रवैष्णवे नमः वा नागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तन्नृसिंहमहं भजे अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकान्तस्मरण जय जय राम हरये नमः हरये नमः हरये नमः श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती अशी आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी जितकं जमेल तितकं पुढे या महिलांच्या सकट क्षेत्रामध्ये श्रीमद भागवत श्रवणाचा योग आपला आहे सेवा करण्याचा योग आम्हाला आहे मोठी भाग्याची गोष्ट आहे सप्ताहाच्या सुरुवातीला श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य ऐकायची प्रथा आहे आणि त्याप्रमाणे आपण आज या ग्रंथाचं महात्म्य ऐकणार आहोत या महात्म्याला गोकर्ण महात्म्य असं म्हणतात परंतु गोकर्ण या नावावरनं त्या गोकर्ण तीर्थक्षेत्राशी याचा संबंध जोडायचा नाही या महात्म्यामध्ये जो चरित्र नायक आहे त्याचं नाव गोकर्ण आहे आणि म्हणून याला गोकर्ण महात्म्य असंही म्हणतात श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य खरोखर अपार आहे द्वादश स्कंधामध्ये याचाच उल्लेख करताना भागवतकारांनी म्हटलं सर्व वेदांत सारण ही श्रीमद भागवत मिश्यते तद रसामृत तृप्तस्य नान्यत्र क्वचित बस श्रीमद भागवताचं अमृत ज्यांनी प्राशन केलं त्यांना इतर कुठल्याही पुराणामध्ये रस राहत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे बरं का श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे हा कसा सर्वश्रेष्ठ आहे भागवतकर म्हणाले निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युदो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा बस निम्नगानाम यथा गंगा सगळ्या नद्यांच्या मध्ये ज्याप्रमाणे गंगा नदी सर्वश्रेष्ठ आहे निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा सगळ्या देवांच्या मध्ये भगवान विष्णू याप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहेत वैष्णवाना यथा शंभू वैष्णवांच्या मध्ये भगवान शंकर हे सर्वश्रेष्ठ वैष्णवांच्या मध्ये पुराणानाम इदम तथा सगळ्या पुराणामध्ये त्याप्रमाणे हे श्रीमद भागवत सर्वश्रेष्ठ आहे भागवतकार सांगतात तीर्थानामच्या सर्वेशाम यथा काशी यमुन यमुत्तम सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे काशी सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे श्रीमद भागवत हे सर्व पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ आहे भागवतकरांनी ग्वाही दिलेली या ग्रंथाचं महात्म्य पद्मपुराणांतर्गत जे आलेलं आहे ते श्रवण करण्याचा ऐकण्याचा सांगण्याचा प्रघात आहे त्याप्रमाणे हे आपण महात्म्य पाहणार आहोत महात्म्यकाराने पहिल्यांदा म्हणजे महात्म्याच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केलेला आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय नमहा सच्चिदानंद रूपाय हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे तर म्हणाले सच्चिदानंद रूपाय तो सदरूप आहे चिदरूप आहे आणि आनंद रूप आहे सच्चिदानंद रूपाय पुढं विश्वोत्पत्त्यादी हेतवे हा श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे तर म्हणाले या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयाला उत्पत्ती स्थिती आणि लय याला कारणीभूत असणार आहे आणि कसं आहे तर म्हणाले तापत्रय विनाशाय त्रिविध ताप आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक अशा त्रिविध तापांचा नाश करणारा आहे म्हणून आपल्या त्रिविध तापांच्या नाशासाठी महात्म्यकार भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः आणि त्यानंतर महात्मेकरांनी शुकाचार्यांना नमस्कार केलेला आहे यम प्रवर्जंत मनुपेतमपेत कृत्यन द्वैपायनो विरह तर आजुहाव पुत्रेती तन्मयतया तडगोभिने दुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी शुकाचार्यांना नमस्कार केल्यानंतर आता श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य ज्या प्रसंगी गायलं गेलं तो प्रसंग आता सांगतात म्हणाले नैमिषा नैमिषे सूतमासीना मधुवाद्य महामती कथामृत रसास्वाद कुशल ब्रवी अज्ञान ध्वांत कोटी सूर्य समप्रभ सूताख्या ही कथासरम मम कर्णरसायनम नैमिषारण्यामध्ये सूत आणि शौनक यांचा संवाद सुरू आहे आणि सूताना शौनकांनी काही प्रश्न विचारले म्हणाले भक्तिज्ञान तो विवेको वर्धते महान माया मोह निरासस्य वैष्णवही क्रियते कथम यह घोरे कनूप्राय जीवश्च सुरतांगत क्लेशाक्रांत तस्य शोधने किं परायण श्रेयसा यद्भवे श्रेय पावनानांच पावनम कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधन तद्वदाधुना विचारलेले प्रश्न असे पहिला प्रश्न असा आहे की भक्ती ज्ञान विरागात तो विवेको वर्धते महान भक्ती ज्ञान वैराग्य आणि विवेक यांची वाढ कशामुळे सांगा आर्थिक जीवन व्यावहारिक जीवन यामध्ये जे मूलभूत अपेक्षित महत्वाचे घटक आहेत ते हे आहेत भक्ती ज्ञान वैराग्य विवेक ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही त्याचं जीवन सफल होणं शक्यच नाही म्हणून म्हणतात या गोष्टींची वाढ कशामुळे सांगा भक्ती ज्ञान वेळा गापतो विवेको वर्धते महान दुसरा प्रश्न आहे म्हणाले माया मोह निराश वैष्णव ही क्रियते कथम लोकांनी आपल्या मायेचा मोहाचा निराश कसा करावा इह घोरे कलोप्राय जीवश्चा सुरतांगत क्लेशाक्रांतस्य तस्य व शोधने किम परायण या कलियुगामध्ये सगळे जीव जे आहेत हे आसुरी प्रवृत्तीचे झालेले आहेत आणि त्यामुळे अत्यंत दुःख भोगतायत म्हणाले तेव्हा यांच्या चित्ताची शुद्धी कशी होईल तेवढं सांगा आणि शेवटचा प्रश्न असा केला की म्हणाले श्रेयसाम यद्भवे श्रेय पावदानांश पावनम कृष्ण प्राप्ती करम शश्वत्साधनं तद्वदाधन श्रेयस्कर गोष्टीमध्ये अत्यंत श्रेयस्कर पावनकारक गोष्टीमध्ये अत्यंत पावनकारक भगवान श्रीकृष्णाची सहजपणे पण खात्रीनं प्राप्ती करून देणारं साधन कोणतं तेवढं सांगा सुताना शौनकाने हे प्रश्न विचारलेत आता सूत त्यांना उत्तर देत आहेत बरं का प्रीती शौनक चित्ते ते हतो वच मे विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम वर्धनं यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहंते विधास्यामी सावधानतया शृणू जरा लक्ष देऊन ऐका बरं का म्हणजे मी आपल्याला म्हटलं नाही सूत शौनकार म्हणताय सावधानतया शृणू वर्धनं यच्च कृष्ण संतोष हेतुकम मगाशी प्रश्न विचारताना असा प्रश्न केलेला होता भक्ती ज्ञान वैराग्य आणि विवेक यांची वाढ कशामुळे होईल आणि उत्तर देताना सुताने फक्त भक्तीचा उल्लेख केला वर्धन यच्चे कृष्ण संतोष हेतुकम विचार करणाऱ्याच्या मनामध्ये शंका अशी आणि साहजिक आहे की चार गोष्टींचा विचार विचारलेला असताना फक्त भक्तीचाच उल्लेख कसा करून थांबले ते तर त्याचं उत्तर असं आहे की या भक्तीच्या पोटामध्ये हे सगळे येतात कसं मी आपल्याला सांगतो काय आहे की भक्तीच्या पोटात ज्ञान आणि वैराग्य येतात भागवतकारांनीच सांगितलेलं आहे वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजित हा विषय पुढे येणार आहे वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजित जनयत्याशु वैराग्यम ज्ञानांचे यद हैतुकम भक्तीच्या पोटामध्ये पुढे भक्तीने धरिले हाती आणि मागे ज्ञान वैराग्य येते म्हणाली बस तेव्हा भक्तीच्या पोटामध्ये ज्ञान वैराग्य येतात तिची लेकरच आहे ती एखाद्या लेकरूवाल्या बाईला जेवायला बोलवलं तिचं आठ दहा महिन्याचं लेकरू आहे समजा तर तिला जर जेवायला बोलवलं असेल तर त्या लेकराला वेगळं आमंत्रण द्यायला लागत नाही ती जेवायला येणार आहे याचा अर्थ ती लेकराला घेऊन येणार हे गृहित आहे असा प्रकार आहे भक्तीचा उल्लेख केला म्हणजे तिच्या पोटामध्ये ज्ञान आणि वैराग्य आले आपण म्हणाल की हे आम्हाला मान्य आहे ठीक आहे विवेकाचं काय तर त्याचं उत्तर असं आहे की जे विवेकजन्य असतं त्यालाच वैराग्य म्हणतात जे विवेकजन्य नसतं त्याला वैराग्य म्हणत नाहीत तर त्याला वैतागो म्हणतात याचा अर्थ असा की वैराग्य जे आहे त्याच्या बुडाशी विवेक हा असलाच पाहिजे म्हणजे एका भक्तीच्या उल्लेखामध्ये या तिघांचा उल्लेख समाविष्ट झाला म्हणून उत्तर देताना म्हटलं की भक्तो गोवर्धन यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहंते भिरास्यामी सावधानतया शृणू काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे काळाच्या तोंडामध्ये हे सगळं जग चाललंय आणि अत्यंत दुःख पावतंय हा जो होणारा त्रास आहे या त्रासाचा निर्णाश याचा अर्थ आत्यंतिक नाश बस कायमचा मोळा मोडतात म्हणतात ना मोळा मोडला कायमचा नायनाट करायचा असेल त्रास निर्णाश हेतवे काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे कृष्ण प्राप्तिकर्म शश्वत साधन तद्वदा सांगतो म्हणाले ऐका श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम हा त्रास जो होणार आहे तो नाहीसा करण्यासाठी म्हणून कलव म्हणजे कलियुगामध्ये श्रीमद भागवत शास्त्र सांगितलं म्हणाले कोणी सांगितलं किरेण किर या शब्दाचा अर्थ पोपट पोपट या शब्दाचा अर्थ शुक आणि शुक या शब्दाचा अर्थ शुकाचार्य शुकाचार्याने अहो यासाठीच सांगितलं म्हणाले श्रीमद भागवत कलव किरेण भाषतम ए तस्माद परम किंचित मनशुद्धी न विद्यते जीवाच्या चित्ताची शुद्धी कशी होईल तुम्ही विचारलं ना तर म्हणाले श्रीमद भागवताच्या श्रवणाशिवाय होणार नाही आणि म्हणाले जन्मांतरी होईल पुण्यम तरा भागवतम लभेत बरं का जन्मजन्मांतरीची पुण्य ही गाठीशी असावी लागते त्यावेळेला श्रीमद भागवत ग्रंथाच्या श्रवणाचा योग येतो बरं का आणि ही वस्तुस्थिती आहे काही काही गोष्टी अशा आहेत बरं का की याला अक्षरशः हजारो नव्हे कोट्यवधी जन्मांचं पुण्य आपल्या गाठीशी असावं लागतं तर त्या गोष्टीचा योग घडून येतो नाही तर येत नाही महाराज अहो भगवंताचं नाव जर आपल्या मुखात यायचं असेल तर त्याला अक्षरशः जन्मजन्मांतरीची पुण्य सामग्री आपल्या गाठीशी असावी लागते ज्ञानेश्वर माऊली म्हणाली म्हणाले अरे जयाचे वाजे पुढा होतो अखंड दामनाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळखी ते एक वेळ यावया भगवंताचं नाव एकदा जर मुखात यायचं असेल तर अक्षरशः जन्म सहस्री ओळखीचे ओळखणे याचा अर्थ सेवा करणे बरं का हजारो जन्मांची सेवा ज्या वेळेला आपल्या पुण्याच्या पारण्यात असावी त्यावेळेला भगवंताचं नाव एकदा मुखात नाही तर लक्षात घ्या जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच जिव्हागरी नाम येईल श्री रामाचे मोहली म्हणाले भगवंताचं नाव आपल्या मुखातून येणं याला पुण्यसामग्री असावी लागते महाराज तसंच आणखी एक गोष्ट सांगतो की सत्पुरुषांची जर गाठ पडायची असेल तर त्यालाही अशीच पुण्यसंपत्ती लागते महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अरे पूर्वजन्मी सुकृते थोर केली पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मला आजी फळाशी आली परमानंद आजी मानसी का म्हणाले तर भेटी झाली या संतासी सत्य किती जन्म तपश्चर्या केली असेल किती जन्म पुण्याई गाठीची बांधली असेल महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की माझ्या वाचा वा, सत्यवादाचे तप माझी वाचा केले बहुत कल्प सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प पुण्य पोषिली असाधारणे अशी पुण्याई संपत्ती ज्या वेळेला गाठा आपल्या गाठीशी बांधावी त्यावेळेला सत्पुरुषांची गाठ पडते नाही तर पडत नाही या श्रीमद भागवत ग्रंथाच्या महात्म्यामध्येच असं म्हटलेलं आहे की भाग्योदयन बहु समर्जितेन सत्संगमन लभते पुरुषो वै बहु समर्जितेन सत्पुरुषांची गाठ उगीच पडत नाही महाराज सत्पुरुषांची गाठ पडणं भगवंताचं नामस्मरण आपल्या तोंडात नाव येणं याला अनेक जन्माची पुण्य सामग्री लागते महाराज तुकाराम महाराज म्हणाले तिळे तिळे पुण्य साचा पडे तेरे तेरे पुण्य साचापडे तरी हे हो बहुतायजन्य जोडे नाम तुझे वाचेसी आतोडे आणि समाज घडे संतान आणखी एक गोष्ट सांगतो भगवंताबद्दल मनामध्ये आवड आणि प्रेम निर्माण होणं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तसा प्रकार आहे भागवतकार सांगतात महात्म्यकार सांगतात म्हणाले जन्मांतरे भवे पुण्यम तदा भागवतम लभेत आणि आपल्याला जर हे मान्य असेल जन्मजन्मांतरी जी पुण्याई गाठी जी असल्याशिवाय श्रीमद भागवत ग्रंथाच्या श्रवणाचा योग येत नाही ही गोष्ट आपल्याला जर मान्य असेल तर मी आपलं अभिनंदन करणार आहे आणि त्याचा स्वीकार आपल्याला करावा लागेल बरं का परीक्षिते कथा वक्तुम सभा संस्थिते शुके सुधा कुंभम गृहीतो देवास्तत्र समागमन शुकन्नत्वा वदन सर्वे स्वकार्य कुशला सुरा कथा सुधा प्रयक्षस्व गृहीत्व सुधा माम एवं विनिमये जाते सुधा राज्ञा प्रपीयता प्रपास्यामो वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम बापूजी तुम्ही जरा इकडे सरकून बसा ते अं, <laughs> खांब आडवा येतोय <laughs> महात्मेकर वर्णन करतात म्हणाले झालं काय की शुकाचार्य परीक्षित राजाला श्रीमद भागवत सांगत असताना स्वर्गातले देव स्वर्गीय अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शुकाचार्यांच्या समोर एक प्रपोजल मांडलं काय मांडलं प्रपोजल म्हणाले असं आहे ते जे लोक आलेले होते ते तसे म्हणजे त्यांना विशेषण वापरलेलं काय आहे ऐका का स्वकार्य कुशला हा सुराहा याचा अर्थ काय तर स्वतःचा स्वार्थ साधण्यात पटाईत असणारे देव हे तिथं आलेले आहेत आणि त्यांनी शुकाचार्यानं प्रपोजल मांडलं की म्हणाले हा स्वर्गीय अमृताचा कलश आणलेला आहे आम्ही हा आपण घ्या आणि हे अमृत जे आम्ही आणलेलं आहे हे आपण परीक्षित राजाला द्या आणि आता आपण जे त्या परीक्षिताला श्रीमद भागवत रूपी अमृत देत आहेत ते आम्हाला द्या म्हणाले एवं विनिमय जाते असा एकदा व्यवहार आपण करूया मग काय होईल प्रपास्याम वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम श्रीमद भागवत रूपी अमृत जे आहे त्याचं प्राशन आम्ही करू आणि राजाला म्हणाले हे अमृत द्या ह्या लोकांची अशी कल्पना बरं का की परीक्षित राजाला आता ब्रह्मशाप झालेला आहे आणि आता तो मरणार तेव्हा त्याला श्रीमद भागवत रूपी अमृत प्राशन करण्याची संधी देऊन त्याला अमर करावा अशा तऱ्हेची शुकाचार्यांची इच्छा असावी म्हणून ते त्याला श्रीमद भागवत सांगतायत अशी यांची कल्पना झाली आणि म्हणून त्यांनी आणलं काय स्वर्गातला अमृत आणलं नाही तरी अमृत प्याल्यानंतर अमर होतं म्हणे ना पण मी आपल्याला सांगू का हे स्वर्गातलं अमृत जे आहे ना हे कसलं अमृत आठवत आहे का मी याचं खरं वर्णन सांगू आपल्याला हे स्वर्गातलं अमृत जे आहे ना ते प्याल्यानंतर अमर होतं म्हणायचं परंतु हे अमृत प्यालेले इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात किती होतात ठोक आहे का ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जे देहाचे चौदा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये एका दिवसात म्हणजे चोवीस तासाचा सुद्धा नव्हे बारा तासाचा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा एवढा दिवस तेवढ्या चौदा इंद्रांच्या तटक्या उचलल्या जातात आणि यांना अमृत म्हणायचं का आणि हे अमृत प्राशन केलेले देव हे अमृत म्हणजे कसं आहे ठेवत का कालकूट वेषाचं सख्ख भावंड आहे बरं का लक्षात घ्या बरोबर आहे आपल्याला ठोक आहे समुद्र मंथनाच्या वेळेला समुद्र मंथनातनं हे विषही निघालं आणि त्याच्याच बरोबर ते सख्ख भावंडच ना अमृत ते बाहेर निघालं समुद्र ढ ढवळून काढलेलं ढ ढवळून काढलेलं शुकाचार्यानं भुरळ पडावी असं म्हणून हे सुवर्ण कलश घेऊन अमृताचा कलश घेऊन म्हणतायत की हे अमृत आपण घ्या परीक्षिताला द्या आणि ते भागवत रूपी अमृत आम्हाला द्या शुकाचार्य मनाशी विचार करतायत लबाडायत म्हटले देव अरे को सुधा को कथा लोके को काच को रे महान अरे श्रीमद भागवत रूपी अमृताची हे स्वर्गीय अमृताशी तुलना करतायत मला सांगा म्हणे की काचेच्या तुकड्याची आणि हिऱ्याची कधी बरोबरी झाली आहे का को हो? सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्मान तो विचारे ओम तदा देवान जहासह शुकाचार्य हसले बरं का आणि त्याने विचार केला म्हणाले हे लबाड लोक आहेत अभक्तांशतांश विज्ञाय न दादा अमृतम साफ नाही म्हणून सांगितलं का अभक्तांशतांशचे विद्याय हे देव जे आहेत हे नुसते लबाड आहेत भगवंताची खरी भक्ती करणारे नाहीत आणि म्हणून शुकाचार्यांनी साफ नकार दिला याच्यावरनं एक आपल्या अशी गोष्ट लक्षात येईल की श्रीमद भागवताचा अधिकारी हा भगवंताची खरी भक्ती करणाराच असला पाहिजे साफ नाही म्हणून सांगितलं आणि म्हणून महात्माकार म्हणाले श्रीमद भागवती वार्ता सुराणामपी दुर्लभ आहे म्हणून ही भागवत कथा देव दुर्लभ ठरली पण ती देव दुर्लभ ठरली आणि म्हणूनच ती मानव सुलभ ठरली बरं का लक्षात घ्या पुढे सांगतात महात्मेदार म्हणाले ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं का तसं बघायला गेलं तर ब्रह्मशाप जो आहे तो अमोघ याचा अर्थ वाया न जाणारा असा आहे परीक्षित राजा जो आहे त्याला ब्रह्मशाप झालेला आहे याचा अर्थ तो नरकातच जायला पाहिजे होता कोण परीक्षित राजा ब्रह्मशाप अमोघ असल्या कारणानं वाया जाणारा नसल्या कारणानं तू नरकातच जायला पाहिजे होता परंतु श्रीमद भागवताच्या श्रवणानं तो उद्धरून गेला हे बघितल्यानंतर ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं बरं का म्हणून त्यानं एकदा याची गुणवत्ता तपासून बघायचं ठरवलंच तो काय मनाशी विचार करतो होऊन जातो म्हणाला एकदा दूध का दूध पाणी का पाणी काय केलं सत्यलोके तुला एक साधनान्य जहा सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवानं सरळ एक काटा लावला तराजू आणि केलं काय तर त्या तराजूच्या दोन पारड्यापैकी एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत घातलं दुसऱ्या पारड्यामध्ये मोक्षप्रापक सारी साधनं घातली बरं का मोक्षप्रापक सारी साधनं घातली रिझल्ट काय मिळाला रिझल्ट असा मिळाला की लघुन्यन्याने ज्यात आणि गौरवेण इदम महत भागवत घातलेलं पारडं जोड ते तसंच खाली राहिलं बाकीची पार जे साधनं घातलेलं पारडं गेलं कुठं वरती तदा ऋषिगणा सर्व विस्मयम परम यहू सूत शौनकाना हे दोन तीन मुद्दे प्रसंग सांगून म्हणतायत की तुम्ही मगाशी जे प्रश्न विचारले ते ना मगाशी प्रश्न एकदा रिव्हिजन करू का रिव्हिजन भक्ती ज्ञान विरागात तो विवेक वर्धते महान भक्ती ज्ञान वैराग्य आणि विवेक यांची वाढ कशामुळे होईल जीवानी आपल्या मायेचा आणि मोहाचा निराश कसा करावा जीवांच्या चित्ताची शुद्धी कशामुळे होईल आणि भगवंताची प्राप्ती करून देणारं सर्वात सोपं आणि खात्रीनं प्राप्ती करून देणारं साधन कोणतं चार प्रश्न विचारलेले होते या सगळ्यांचं उत्तर एक आहे म्हणाले श्रीमद भागवत बस असं सांगितलं आणि सहज बोलून गेले बोलता बोलता या श्रीमद भागवत ग्रंथाचा शिर सप्ताहाचा श्रवण विधी जो आहे तो सनत कुमाराने नारद महर्षींना सांगितला हे ऐकल्यानंतर शौनकांची उत्सुकता जागृत झालेली आहे ते विचार करतायत की नारद महर्षी सर्वसंग परित्याग केलेले आणि त्यांना एवढं या श्रीमद भागवत ग्रंथाचा श्रवण विधी ऐकायचं काय नडलं लोक विग्रह मुक्तस्य नारदस्य अस्थिरस्य च प्रीती आणि संयोग हा कुत्र त्या सनतकुमारांची आणि नारदांची गाठ केव्हा पडली काय प्रकार प्रसंग काय घडला ते तरी सांगा आणि याला उत्तर द्यायला सुरुवात करतात म्हणाले एकदा ही विशालायाम चत्वार ऋषयो मला सत्संगार्थम समायात हा ददृशस्तत्र नारदम एकदा विशालापुरीमध्ये म्हणजे बदरिकाश्रमामध्ये बदरिकाश्रमामध्ये हे सगळे सनकादिक मुनी गेलेले असताना तिथं नारदांची त्यांची गाठ पडलेली आहे त्यावेळेला कुमारांच्या असं लक्षात आलं की नारद महर्षी काहीतरी गडबडीत आहेत चेहऱ्यावर काहीतरी चिंतेची छटा दिसते मनाशी विचार करतायत काय कारण असावं बरं एवढी गडबड कसली आणि म्हणून कुमार नारदांना विचारतात म्हणाले कथम ब्रह्मन कुतश्चिंता कुतश्चिंतातुरो भवान त्वरितम गम्य ते कुत्र अहो एवढं गडबडीनं निघालाय कुठं तो तरी सांगणार त्वरितम गम्य ते कुत्र आणि कुतश्च्या गमनम तव कुठनं आला कुठनं इदानी शून्य चित्तोसी गतवित्तो यथा एखादा द्रव्यलोभी मनुष्य असावा आणि त्याचं डबोला हरवल्यानंतर जसा त्याचा चेहरा पडतो नारदा अहो तुमचा चेहरा का हो पडलाय असा तसा तुमचा चेहरा का पडलाय गतवित्तो यथाजना काय कारण आहे सांगा तरी म्हणाले हे ऐकल्यानंतर नारदाने त्यानं उत्तर द्यायला सुरुवात केली म्हणाले अहं तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती पुष्करंच प्रयागंच काशीन बोदावरीन तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुवंदनम म्हणाले पृथ्वी हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे आणि म्हणून तीर्थयात्रा करत हिंडावं म्हणून मी पृथ्वीवर भ्रमण करत होतो म्हणाले निरनिराळ्या क्षेत्री गेलो भ्रममाण इतस्तत्र सगळीकडं हिंडतोय म्हणाले की हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम परंतु म्हणाले मनाला कुठं समाधान वाटलं नाही कलिना धर्म धर्ममित्रेण धैर्यम बाधिताधुना असं निदर्शनाला आलं म्हणाले कलिना धर्म मित्रेण कलिना धर्म धर्ममित्रेण म्हणजे धर्माचा मित्र असलेल्या कलीने असा अर्थ नाही कलिना धर्ममित्रेण जरी म्हटलं असलं तरी पुस्तकात छापताना असं आहे कलिना एक द्विखंड इंग्रजीत एक एस असतो बघा एस एस अक्षर असतं तसं काढतात त्याला संस्कृतमध्ये द्विखंड चिन्ह किंवा अवग्रह म्हणतात हा तर त्याचा उच्चार तेवढा करायचा नसतो पण त्याचा अर्थ अ असा आहे कलिना धर्ममित्रेण याचा अर्थ कलिना अधर्ममित्रेण अजर मित्र असलेल्या कलेनं धैर्यम बाधित अधुना या पृथ्वीवर अक्षरशः हळदोस घातलाय म्हणाले बस काय मिळालं मिळालं म्हणाले सत्यन नास्ती तपशौचम दया दानम न विद्यते उदरम भिरणो येवाह वराका कूटभाषणा मंदा सुमंद मंद भाग्या भद्रता पाखंड निरता संत विरक्ता सपरिग्रह तरुणी प्रभुता देही श्यालको बुद्धिदायक कन्या विक्रयण अनुभा दंपतीनांची कल्पना आश्रम हा यवनैः वृद्धः तीर्थानुसरितस्तथा देवतायतनान्यत्र दुष्टैर्नष्टानि भूरुषः न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो नरे नरः कलिला वा नलेनाद्य साधनम् भस्मताङ्गतम् अट्टशूलाः जनपदाः शिवशूलाद्विजातवः कामिन्यः केशशूलिन्यः सम्भवन्ति कलादः भाषणा याचा अर्थ काय शक्य म्हणजे मनात एक बाहेर एक आपण असं म्हणतो बघा ओठात एक आणि पोटात एक असला प्रकार आहे म्हणाले मोकळेपणानं मनात असेल ते सांगणार नाहीत वरात हा कूट भाषण मंदा हा निर्बुद्ध आहेत मंद बुद्धीचे मंदा सुमंद मत मंद भाग्या एकत्रता पाखंड निरता हा संत हा संत म्हणवणारे तसेच पापकारक गोष्टीमध्ये प्रवृत्त झाले म्हणाले पाखंड या शब्दाचा अर्थ काय सांगू बघा पा स्टँड्स फॉर पाप पा स्टँड्स फॉर पाप आणि खंड याचा अर्थ चिन्ह पाखंड याचा अर्थ पापकारक गोष्टी संत म्हणवणारे जे लोक आहेत हे सगळे पापकारक गोष्टीमध्ये प्रवृत्त झालेले आहेत लक्षात आणि वस्तुस्थिती आपण पाहतोय महाराज आज पेपर वाचल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर येत आहेत काय गोष्टी घडतायत त्या महाराज पाखंड निरता संता विरक्ता सपरिग्रह विरक्त म्हणवणारे जे आहेत ना ते परिग्रह पण आहेत अरे मग कसले विरक्त अहो विरक्त म्हणायचं आहे ना परंतु मी आपल्याला सांगू का ते विरक्त म्हणवणारे आहेत असा आहे त्याचा अर्थ आणि आपल्याला सांगतो जे म्हणवणारे असतात ते असत नाहीत आणि जे असतात ते म्हणवत नाहीत जे असतात ते म्हणवत नाहीत जे म्हणवतात ते असत नाहीत आणि हे सगळ्या बाबतीत आहे बरं का सगळ्या बाबतीत आहे श्रीमंतीच्या बाबतीत तसंच आहे विधवत्तेच्या बाबतीत तसंच आहे हरिभक्तीच्या बाबतीत तसंच आहे श्रीमंतीच्या बाबतीत हो तसंच आहे अरे जो खरा श्रीमंत आहे जो मनानं श्रीमंत आहे धनानं तर असेलच मनानं सुद्धा जो श्रीमंत आहे तो आपली श्रीमंती मिरवायला जात नाही लक्षात घ्या अहो कायम अंगावर सोनं बाळगणारा जो आहे त्याला कधी मिरवावंसं वाटत नाही पण ज्याच्या हाताला कधी नवीची दोन ग्रॅमची अंगठी लागते या या असे दाखवत होतो अरे काय रे बाबा हातावर काय वारं गेलं काय म्हणजे असं बरोबर आहे त्याची चूक नाहीये कधी नवीची दोन ग्रॅमची अंगठी घालायला मिळाली एक राजा होता भगवंताचं सुंदर मंदिर बांधलं बरं का त्यानं अजून असं काम आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि राजा बांधकाम कसं झालंय बघायसाठी म्हणून गेलेला आहे राजा तिथे गेलेला असताना त्याचा एक प्रजाजन तिथे आला बरं का आणि राजाला काय म्हणतो ठोक का महाराज आपण हे मंदिर बांधलं होय काय विशेष केलं नाही म्हणे विशेष केलं नाही म्हणे अहो तुमच्याजवळ पैसा होता तुम्ही बांधलं त्यात काय विशेष केला आमच्याजवळ पैसे असते आम्ही बांधलं असतं प्रजाजन राजाला म्हणतो बरं का पण राजा खरोखर दिलदार होता उदार मनाचा होता त्यानं प्रजाजनालाच प्रश्न काय केला ठोक आहे का तो काय म्हणाला ठोक आहे का अहो तुम्हाला हे मंदिर मी बांधलं असं कुणी सांगितलं अहो हे मंदिर आपणच बांधले राजा प्रजाजनाला म्हणतो बघा मनाची श्रीमंती कशी आहे लक्षात जे श्रीमंत असतात ते मिरवायला जात नाहीत लक्षात जे विद्वान असतात ते आपली विद्वत्ता मिरवायला जात नाहीत बरं का आणि कुठे चार पुस्तकं वाचावीत काय धरून देवती महाराज ज्ञानाची यदा किंचित एक सुभाषित आहे बरं का यदा किंचित निवहम द्वीप इव मदांध समभवम चार पुस्तकं वाचली तर काय मस्ती आली तदा सर्वज्ञ अस्मी मम मम मन असं वाटायला लागलं अरे मी सर्वज्ञ झालो परंतु तो सुभाषितकार पुढे काय म्हणतो ठोक आहे का म्हणाले आम्हाला असं वाटलं आपण सर्वज्ञ झालो घमेंड आली आम्हाला नाही असं नाही परंतु म्हणाले यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम खरे शाणे लोक जे होते त्यांच्या सान्निध्यामध्ये जायचा ज्या वेळेला आम्हाला योग आला त्यावेळेला आमचे विद्वत्तेची मस्ती जी होती ती झटक्यात फिरली म्हणाला बस जे खरे विद्वान आहेत ते विद्वत्ता मिरवायला जात नाहीत लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे ज्ञानियांचे राजे ते स्वतःबद्दल काय म्हणतात ठोक का आपण ज्ञानेश्वरी काढा ना बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले येरवी तरी मी मूर्ख हो. बस मला सांगा ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला मूर्ख म्हणून घ्यावं आमच्यासारख्या अज्ञानेश्वरांनी काय म्हणून घ्यावं सांगा श्रीमद शंकराचार्य समुद्राच्या तीरावर बसलेले आहेत महाराज त्यांचे शिष्यवरी हात जोडून त्यांना म्हणतात महाराज आपलं किती ज्ञान किती प्रचंड आहे समोर अथांग पसरलेलं या सागराप्रमाणे आपलं ज्ञान आहे शिष्याने असं सांगितलं शंकराचार्याने आपल्या हातातला दंड जो होता तो असा समुद्राच्या पाण्यात बुडवला आणि असा वर काढला खाली असा उघडून एक थेंब लोंबायला लागला खाली त्या दंडाच्या शंकराचार्य म्हणतात म्हणाले समुद्राच्या मानानं हा थेंब हे जेवढं प्रमाण आहे तेवढं सुद्धा आमचं ज्ञान नाही मिळाले काय नम्रता आहे लक्षात घ्या काय नम्रता आहे मी आपल्याला सांगू का जिथं वैपुरी आहे ना तिथं नम्रता असतीच बरं का आंबे लगडलेलं झाड आहे त्याच्या फांद्या अशा झोपतात महाराज लक्षात घ्या मी आपल्याला एक सुभाषित सांगतो बरं काय विषभार सहस्रेण गर्व न आयाती वासुकी वासुकी आपण बघितलंय चित्र बघितलं असेल ना शेकडो फळा आहेत त्याला अशा महाराज प्रत्येक फळेमध्ये प्रत्येक तोंडामध्ये शेकडो पोळे वीस आहे लक्षात घ्या त्याच्याजवळ मग एकूण किती झालं असेल बघा म्हणून तो सुभाषितकार काय म्हणतो तो बघा विषभार सहस्रेण इतकं जरी असलं तरी गर्व न आयाती वासुकी हे त्याची फळा सुद्धा अशी नम्र असते बघितलं असेल आपण चित्राचं हा गर्व न आयाती वासुकी पण म्हणाले वृश्चिक हा बिंदू मात्रेण ऊर्ध्वमुवाती कंटकमय त्याच्याजवळ किती एवढा एकदा टिपूस असेल विषाचा हा असं जात मराचा हा काय मस्ती हो महाराज मी कशासाठी सांगतोय असणारे म्हणवत नाहीत आणि म्हणवणारे असत नाहीत अजून सांगू का हो भो हो, हो. हा ह हो भोप म्हणवणारे ह हो भोप असत नाही फक्त लक्षात ठेवा तुम्ही ह हो ढोपचा अर्थ काय ठीक आहे हरी भक्ती परायण ते लोक हभप असतात पण हरिभक्ती परायण या अर्थानं नव्हे भक्ती परान्मुख या अर्थानं विरक्ता हा सपरिग्रहा विरक्त लोक जे आहेत ते विरक्त म्हणवणारे लोक परिग्रह बाळगून आहेत तरुणी प्रभुतागे हे आता सांगू का <laughs> तरुणी प्रभुतागे हे म्हणजे म्हणाले नारद महर्षी सांगतात बरं का मी माझ्या पदार्थ सांगत नाही तरुणी प्रभुता हे याचा अर्थ असा की घरात म्हणाले बायकांचं वर्चस्व आहे श्यालक बुद्धिदायक हा श्यालक याचा अर्थ साला साला याचा अर्थ मेवणा मेवणा याचा अर्थ सांगतो बरं का मेवणा दोघांना शब्द वापरला जातो म्हणजे बहिणीच्या नवऱ्यालाही मेवणाच म्हणतात आणि बायकोच्या भावालाही मेवणाच म्हणतात पण बहिणीच्या नवऱ्याला जे म्हणतात त्यांना मेहणे म्हणतात <laughs> बहिणीचे मिस्टर मेवणा बायकोचा हो असं बायकोचा श्यालको बुद्धिदायक हा साला याचा अर्थ मेवणा तो काय करतो बुद्धिदायक याचा अर्थ होतो का मेवण्याच्या तंत्रानं सासरचे म्हणजे माहेरच्या लोकांच्या तंत्रानं सासरचे व्यवहार सुरू आहेत म्हणाले कोण सांगते नारद महर्षी खरं म्हणजे काही जरूर नाही ज्याच्या घरच्या घरचे व्यवहार ज्यानं त्यानं बघावे दुसऱ्याच्या घरामध्ये लुडबुड करायचं काही कारण नाही परंतु असं होतंय आणि असं झालं की वाटोळं ठरलेलं बरं का लक्षात घ्या असं झालं की वाटवलं वाटवलं ठरलेलं मी एकच उदाहरण देतो तेवढं उदाहरण ऐकलं आपण की आपण ही गोष्ट मान्य कराल सांगू धृतराष्ट्र शकुनीच्या तंत्रानं सगळं चालत शियालको बुद्धिदायक वाटोळ झालं की नाही सांगा मला शियालको बुद्धिदायक कन्या विक्रयण लोभा दंपतीनांचे कलकरण लोक कन्या विक्रय करायला लागले पतीपत्नींच्या मध्ये भांडणं दंपतीनांचे कलकरण किती वाढलं म्हणाले घटस्फोट स्वस्त झालेत आता मध्ये एक सर्व्हे पेपरमध्ये आलेला वाचला बरं का बाराशे जोडपी नवीन लग्न झालेली आय टी क्षेत्रातली होती बरं का त्यांचा सर्व्हे केला आता एक वर्षा दीड वर्षाच्या आत सहाशे पर्यंत घटस्फोटाची पळी गेलेली होती लक्षात घ्या दंपती नारायणची कल्पना आश्रम यवन हि वृद्ध तीर्थानी सरितस्तथा देवदायतनान्यत्र दुष्टैर नष्टानि पुरुष न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो नरः नलेनाद्य साधनं भस्मतांगदम अट्टशूलाः जनपदाः अट्ट याचा अन्न शूल याचा विक्रय लोक म्हणाले अन्न विक्रय करायला लागलेत ब्राह्मण म्हणवणारे वेदविद्येचा विक्रय करायला लागलेत म्हणाले शिवशूला द्विजादय आणि हे सगळं बघितल्यानंतर आता देह विक्रय दूर राहिला असं दिसत नाही म्हणाले नारद महर्षी सनत कुमाराना पृथ्वीवर फिरून आलेले अनुभव सांगतायत बरं का विठ्ठल म्हणाले मी आणि मनाला समाधान प्राप्त व्हावं यासाठी म्हणाले यामंत कमापन्न यत्र लीला हरे रघोत ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची लीला झाली त्या यमुनेच्या तीरावर मी आलो नारद महर्षी सांगतात इथं आलो तर मला एक आश्चर्य बघायला मिळालं काय एका तू तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसा द्वौ वृद्धौ निश्व संताव चेतन शुश्रूषंती प्रबोधंती रुदती च तयोः दश दीक्ष निरीक्षंती त्या ठिकाणी एक स्त्री शोक करत बसलेली आहे तिच्या समोर दोन वृद्ध पुरुष निश्चेष्ट पडलेले आहेत ती त्यांना उठवायचा प्रयत्न करते आहे शोक करते आहे ती जी स्त्री होती तिच्याबरोबर आणखी काही स्त्रिया होत्या त्या तिची समजूत घालतायत वारं घालतायत तिला नारद महर्षी म्हणतायत हा प्रसंग बघितला मी मला काही सैन पडेना मी तिथं चौकशी करायला गेलो आणि सत्पुरुषांचा हा स्वभाव आहे बरं का ज्ञानेश्वर महाराज म्हणाले निम्न भरिलिया उणे पाणी ढळोची नेणे तैसे श्रांता तोषवणी जाणे साबोरिया आपण कधी असं बघितलंय का हो पाटातनं पाणी वाहत असतं आणि मध्ये एखादा जर खड्डा आला तर तो खड्डा चुकून पाणी असं बाजून वाट काढून कधी गेलेलं बघितले नाही ते पाणी काय करेल तो खड्डा भरेल आणि मगच पुढे जाईल सत्पुरुषांचा स्वभाव तसा आहे महाराज सत्पुरुषांचा स्वभाव तसा आहे समोर आलेल्या दुःखिताचं दुःख दूर केल्याशिवाय सत्पुरुष पुढे जात नाहीत नारद महर्षी म्हणतात तो प्रसंग बघितला मी मला राहवलं नाही मी तिथे गेलो मी जसा पुढे गेलो तशी ती शोक करणारी स्त्री जी होती ती उठली तिने मला नमस्कार केला आणि ती म्हणती काय ठेवू का भो भो साधो क्षणंतिष्ठ मच्चिंता विनाशय हे सत्पुरुषा मला आपल्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की बहुधा तव वाक्येनं दुःख शांतीर भविष्यती आपण माझी समजूत घालून माझं दुःख दूर करू शकाल असं मला वाटतंय हे ऐकल्यानंतर नारद महर्षी म्हणतात मला काय कळेच ना मग त्या बाईला शेवटी विचारलं अगं बाई तू कोण कुठली हे पुढे निश्चिष्ट पडलेले पुरुष जे आहेत हे कोण आहेत सगळा तुझा इतिहास काय आहे सांग सांगितल्यानंतर तिने सांगायला सुरुवात केली म्हणाली अहम भक्तिरितिख्याता इमौ मे तनयौ मतो माझं नाव भक्ती आहे म्हणाली आणि हे दोन माझे पुत्र आहेत कोणते ज्ञान वैराग्य नामानव एकाचं नाव ज्ञान आहे दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे ज्ञान वैराग्य नामानव आणि कालयोगेनं जर्जरव बस या काळाच्या फेऱ्यानं अक्षरशः जय जर्जर झालेले आहेत म्हणाले तिनं स्वतःचा इतिहास सांगितला काय काय झालं ते द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगत उत्पन्ना द्रविडेसाहम माझा देश जन्म द्रविड देशामध्ये झाला माझी चांगली वाढ कर्नाटकामध्ये झाली महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी माझी चांगली वाढ झाली पण गुजरातीमध्ये मात्र मला छिन्न भिन्न भिन्न व्हावं लागलं म्हणा क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरी जीर्णतांगता काय आहे श्लोकाचा अर्थ लावताना कसा लावायचा जरा प्रश्नच पडतो ते जीर्णतांगता जी आहे ते कुणीकडे लावायचं ते गुर्जरेकडे लावायचं का महाराष्ट्रीकडे लावायचं ते महाराष्ट्रीकडे लावायचं नाही तुम्ही तुम्ही महाराष्ट्रातले म्हणून बोलताय का तसं वस्तुस्थिती तशी नाही मी का सांगतो तिने जे सांगितलंय क्वचित क्वचित महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणं अशी आहेत आज आपण पंढरीचा संप्रदाय बघा महाराज आपल्याला भक्तीचा महापूर म्हटलेला आपल्याला आढळून येईल कधी क्वचित महाराष्ट्र गुरुजरी आणण्यात आहे ती म्हणाली माझी तब्येत अशी गुजरातीमध्ये बिघडली म्हणाली शेवटी तब्येतीला आराम पडावा असं वाटलं म्हणून मी माझ्या मुलांना घेऊन मी वृंदावनामध्ये आले इथं आल्यानंतर काय झालं तर माझ्या प्रकृतीला आराम पडला परंतु माझ्या मुलांची काही प्रकृती सुधारत नाही आणि माझी आता तब्येत सुधारली आहे ही मुलं ही अशीच अशक्त आहेत त्या परिणाम काय झालाय ती सांगते बरं का व्यवहाराच्या दृष्टीनं आई ही मुलांच्या पेक्षा सिनियर साधारणपणे एक वीस वर्षाचा अंतर धरा कमीत कमी अगदी जुळी मुलं आहेत म्हटलं तरी पण निदान याचा अर्थ असा की वीस वर्षानं आई म्हातारी दिसायला पाहिजे ना पण झालाय प्रकार असा की मी आता तरुण दिसायला लागले म्हणती आणि माझी मुलं म्हातारी दिसतात हे जगराहाटीचा विरुद्ध आहे आणि म्हणून मी शोक करते म्हणाली यांची तब्येत केव्हा सुधारेल मला काय कळत नाही म्हणते ती ती म्हणते वद योग निधी धीमन कारणांच्या किम भवेत हे सत्पुरुषा हे असं व्हायचं कारण काय असावं म्हणून भक्तीनं नारद महर्षींना प्रश्न केलाय बरं का नारद महर्षींनी त्याला सांगितलं म्हणाले मला नारद महर्षी नारद महर्षी सांगतात तिला म्हणाले मला याचं कारण दिसतंय म्हणाले काय कारण दुसरं तिसरं काही नाही कलियुग हे त्याचं कारण आहे म्हणाले कलीचं नाव जसं ऐकलं तिनं तशी ती उसळली आणि म्हणती काय ठेवू का नारद महर्षीना अहो त्या परीक्षितानं कलीला जिवंत काय हो ठेवला नारद महर्षींनी ती तिचा संताप बघितला आणि तिची समजूत घातली ते म्हणाले त्याचं कारण सांगतो म्हणाले तुझं काय आहे नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात पास कलीचा हा एक गुण परीक्षितानं हेरला कोणता नास्ति तपसा न योगेन समाधिन तपश्चर्या योगधारणा वगैरे सगळं करून सुद्धा जे फळ कलियुगामध्ये मिळत नाही ते फळ केवळ भगवन नाम संकीर्तनानं कलियुगा मध्ये मिळतं हा कलीचा गुण परीक्षितानं हेरला म्हणून त्याला सोडला भक्तीला सुद्धा आश्चर्य वाटलं बरं काय तिनं नारद महर्षींना नमस्कार केलेला आहे ती म्हणते जय ती जगती मायाम यस्य काया ध्रुवस्ते वचन रचनमेकं केवलंच्या कलय्य ध्रुव तो यातो तो ध्रुवयम सकल कुशल पात्र ब्रह्मपुत्र जय जयति जगती मायाम यस्य कायाधव काया कायाधव कायाधव याचा अर्थ कयाधूचा मुलगा म्हणजे कोण प्रल्हाद प्रल्हादाच्या आईचं नाव कयाधू तो कयाधूचा मुलगा म्हणून त्याला कायाधव म्हणायचं भक्ती म्हणते की हे नारदा आपला उपदेश एक वार ग्रहण करून ते सुद्धा डायरेक्ट नाही इनडायरेक्टली उदरात असताना प्रल्हादानं तुमचा एक उपदेश एक वार ऐकला आणि त्यानं मायेवर विजय मिळवला जयति जगदिमाया यस्य ध्रुवस्ते वचन रचनमेकं केवलञ्च कलय्य ध्रुवपदमपि तो ध्रुव ध्रुवयम हे सत्पुरुषा आपल्या कृपा कृपाकटाक्षामुळे तो जो ध्रुव बालक आहे त्यानं ध्रुवपदाची प्राप्ती करून घेतली आपण सर्व मंगलमय आहात ब्रह्मपुत्र आहात मी आपल्याला नमस्कार करते असं म्हणून त्या भक्तीनं नारद महर्षींना नमस्कार केलेला आहे आणि यानंतर नारद महर्षी आता तिची समजूत घालतायत वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्ण भोजन स्मर दुःखं गमिष्यती बस अगं द्रौपदीचे परित्राता ये कौरव कृष्णात पालिता गोप स कृष्ण आणि तू तर म्हणाले त्वंतु भक्ती ही प्रिया तस्य भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेला निजधामाला गेला म्हटलं तरी तू काय गेला नाही म्हणाले आणि तू भक्ती तर म्हणाले त्वंतु भक्ती ही प्रिया तस्य तू तर त्याला अत्यंत प्रिय असणारी भक्ती त्वंतु भक्ती प्रिया तस्य सततम प्राणतोधिका त्वया होत असतो भगवान या की नीच ग्रहशोभी नारद महर्षी तिला सांगतायत भगवंताजवळ तुझ्या शब्दाला वजन किती आठवत का नारद महर्षी सांगतायत की अगं भक्ती तू जर भगवंताला सांगितलंस भगवंता माझ्या शब्दाखातर आपण या नीच माणसाच्या घरामध्ये चला तर भगवान तुझ्या मागोमग तिच्या तिथं त्याच्या घरामध्ये येतील एवढं तुझ्या शब्दाला वजन आहे भगवंताजवळ सत्यादी त्रियोगे बोध वैराग्य मुक्ती साधक कलव तू भक्ती ही ब्रह्मसायुज्यकारिणी या कलियुगामध्ये भक्तीलाच मोक्ष मिळेल असं भगवंतानी ठरवलं आणि तुझी उत्पत्ती केली कोण सांगतंय नारद महर्षी भक्तीला सांगतात तुझी उत्पत्ती केल्यानंतर तू काय केलंस हात जोडून भगवंताला विनंती केलीस भगवंता म्हणाली तू काय हात जोडलेस आणि म्हणतेस मी आता काय करू भगवंताला तू विचारलंस तर भगवंताने सांगितलं भक्तान पोषय बस माझ्या भक्तांचं पोषण तू कर असं तुला सांगितलं आणि ही गोष्ट तू विना विलंब मान्य केलीस आनंदानं आणि त्यामुळं भगवंताने प्रसन्न होऊन काय केलं ठेवूया का मुक्ती ही तुला दासी म्हणून दिली म्हणतात लक्षात घ्या मुक्ती दासी ददौतुभ्यम मुक्ती ही तुला दासी म्हणून दिली असं तुझं महात्म्य म्हणतात तू काहीही काळजी करू नकोस नारद महर्षी सांगतायत हे घोर असं कलियुग जरी असलं तरी सुद्धा तस्मिन स्वाम मी गेहे गेहे जने जने प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये तुझी स्थापना मी करीन नारद महर्षी सांगतात असं जर मी केलं नाही तर काय तर तदा नाम हरिहरदासो प्रवर्त आहे नावचा हरिभक्त बनवणार नाही व्यवहारामध्ये असं लोक बोलतात बघा ही गोष्ट नक्की करणार करणार हो नाही केली तर नाव बदला माझं म्हणतात हा नारद महर्षी सांगतात काही काळजी करू नकोस म्हणाले नारदांचं हे आश्वासक भाषण ऐकलं आणि तिला समाधान वाटलं आणि तिनं सांगितलं की म्हणाली की आता कृपा करून ह्या माझ्या दोन मुलांना उठवायचा प्रयत्न करा हे ऐकल्यानंतर नारद महर्षींनी ते जे निश्चेष्ट पडलेले दोन दोन पुरुष होते त्यांच्या कानाशी तोंड घेऊन त्यांना हाका मारायला सुरुवात केली गदा गदा हलवून जाग करायचा प्रयत्न केला मुखम संयोज्य करणांते कानापाशी तोंड घेऊन हाका मारायला सुरुवात केल्या हा ज्ञान प्रबुद्धताम शीघ्र रे वैराग्य प्रबुद्धताम हे ज्ञाना उठ अरे वैराग्या उठ हाका मारल्या मारल्या मारल्या काय परिणाम दिसे ना महाराज आता काय करावं मग त्यांच्या कानाशी नारद महर्षीनी वेदवेदांताचा घोष केला गीता संघोष केला एकदा केला असं नव्हे अनेक वार केला वेदवेदांताचा घोष केला गीता संघोष केला आणि कथनची तो बलात कसं बस त्यांना उठवून बसवलं कसं कसं कसं बस उठवलं अहो पण कसलं उठवलं म्हणायचं हा डोळ्यावरची झापड तर काय जात नव्हती कडाकड जांभाया काय देत होते माना काय टाकत होते अशक्त झालेले होते पाठीला हात धरला तर म्हणून बसले ते लक्षात घ्या हात काढला की पुन्हा आडवे पुन्हा स्वापरायण आ नारद महर्षी म्हणतात मला असं वाटायला लागलं ह्यांना आता उठवता येतही नाही शेवटी मी भगवंताचं स्मरण केलं म्हणाले आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली व्योमवाणी तदैव भून मी ते उद्यम सफलस्ते भविष्यते न संशया नारदा तुमच्या प्रयत्नाला खात्री नाही अशी येणार म्हणाले पण म्हणाले एकदर्थन तू सत्कर्म सुरक्षेत्वम समाचार एक तुम्हाला यासाठी सत्कर्म करायला पाहिजे ज्ञान आणि वैराग्य यांना ऊर्जितावस्था यावी ते जागे व्हावेत ते चांगले सशक्त व्हावेत यासाठी तुम्हाला एक सत्कर्म करायला पाहिजे आणि ते सत्कर्म कोणतं हे तुम्हाला सत्पुरुषांना भूषणभूत असणारे सत्पुरुष सांगतील आकाशवाणी झाली नारद महर्षी म्हणतात मी हे शब्द ऐकले आणि माझा जीव भांड्यात पडला बस का मला आतापर्यंत असं वाटत होतं की यांना आता उठवता येणं शक्यच नाही परंतु उपाय आहे एवढं तरी कळलं आता उपाय कोणता एवढाच प्रश्न होता शेवटी नारद महर्षी म्हणतात मी भक्ती ज्ञान वैराग्य त्यांना तिथंच ठेवलं आणि तीर्थयात्रा करायला सुरुवात केली प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी जायचं सत्पुरुषांची सभा बोलवायची त्यांच्यासमोर हा भक्ती ज्ञान वैराग्याना यांना ऊर्जितावस्था कशी येईल यांची प्रकृती कशी सुधारेल प्रश्न मांडायचा बरं ती भक्ती जी आहे ती फक्त वृंदावनात आली आत्ताच तिची तब्येत ठीक आहे हो पुन्हा बाहेर गेली की पुन्हा ढासळणार तब्येत तेव्हा प्रत्येकाला विचारायचं असा परिपाठ सुरू केला परंतु मला काही उत्तर ना जिथं जिथं जातोय तिथं तिथं लोकांनी अवघडच दिसतंय अवघडच दिसतंय बोलायला सुरुवात केली काही लोकांनी तर विचार केला की नाराज आलेत ना म्हणजे ते आता हेच विचारणार काय भक्ती ज्ञान वैराग्य यांची तब्येत कशी काय आता सुधारायची त्यामुळं आपलं अज्ञान प्रकट होऊ नये म्हणून माझं तोंड चुकवायला सुरुवात केली लोकांनी काही काही लोकांनी स्वच्छ सांगायचं सांगितलं आम्हाला काय सांगता येत नाही काही लोक विचार म्हणतात की बघा अहो म्हणाले योगीराज नारदांना सुद्धा जे सांगता येत नाही ते आम्ही पामराने काय सांगावं काय एकूण असं दिसायला लागलं म्हणाले सगळीकडनं नकाराचा सूर यायला लागलाय आता काय करावं शेवटी म्हणाले उपाय आहे असं तर सांगितलंय ना आकाशवाणीनं मग काय नाही आता तपश्चर्या करायची आणि थेट भगवंताकडनं साक्षात हे कोडं सोडवून घ्यायचं असा विचार करून नारद महर्षी तपश्चर्या करण्यासाठी म्हणून बदरिका आश्रमामध्ये आलेले असताना त्यांची आणि सनत कुमारांची गाठ पडली मगाशी त्यांची गाठ पडल्याचा जो उल्लेख केला ती भेट इथं झालेली आहे सनत कुमारांचं दर्शन झालं म्हटल्यानंतर नारदांना वाटलं की आपलं कोडं सुटेल बरं का आणि म्हणून त्यांनी प्रश्न केला म्हणाले भक्तिज्ञाना सुखम सुखमुत्पद्यते कथम यांना ऊर्जित अवस्था येण्यासाठी काय करायला पाहिजे आपण सांगा आपला अधिकार फार मोठा आहे नारद महर्षी सनत कुमाराला म्हणतायत आपला अधिकार फार मोठा आहे आपण विद्वान आहात बहुश्रुत आहात पंडित आहात ज्ञानी आहात योगी आहात पाच वर्षाच्या मुलांच्या सारखे दिसता आपण नाही असं नाही परंतु पूर्वजांचेही पूर्वज आहात बस पूर्वजांचेही पूर्वज आहात हरिकथा हा आपल्या जीवनाचा आधार आहे आपण नित्य हरिकथेमध्ये दंग असता आपल्या मुखामध्ये नेहमी हरिशरणम हरिशरणम हा मंत्र असतो महाराज स्वर्गाश्रमामध्ये एकदा आम्हाला जायचा योग आला होता बापूजी होती त्यावेळेला तिथं आणि आमच्या भाग्यानं रामसुभ असे प्रवचन ऐकायचा योग आला आपल्याला सांगतो अक्षरशः दहा दहा हजाराचा ऑडियन्स बसलेला असतो बरं का सर्वांगाचे कान करून लोक ऐकायला आतुर झालेले असतात आणि मग त्या ठिकाणी संकीर्तन सुरू झालं महाराज हरिशरणम हरिशरण दहा हजार लोक एका सुरामध्ये एका तालामध्ये मनापासून मंत्रघोष करतायत वातावरण बदलून जातं महाराज ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या आपण सुद्धा हा नामघोष करणार आहोत बरं का मी आपल्याला सांगणार आपण म्हणायचं हरिशरण हरिश हरिशरण हरी हरिशरणम ഹരിശരണം ഹരിശരണം ഹരിശരണം ഹരിശരണം ഹരിശരണം ഹരിശരണം ഹരിശരണം ഹരിശരണം